शेतावर अभंग तीन शेत करारी फुकाचे नाम विठोबा रायाचे नाही विठी जेवा सारा जाती नाही म्हणियाराम सरिक नाही दुसरा धनी सारा तुझा तू जप तपनांगरणी न लगे आटी दुनवनी कर्म कोळवणी न लगे धर्मपाळी दोन्ही ज्ञान पाभारी तिफनी न लगे करावी पेरणी मी जन लगे संचिताचे पीक पिकले ठाईचे नाही यमाचे चोरटे विठ्ठल पागोऱ्याच्या नेटे पीक न वजे हा भरवसा करे उद्वेग तो पिसा सराई सर्व काळू वाया नवजे घटिका पळू प्रेम पिकले अपारू नाही साठवा वया थारू ऐशी जोडी जो चुकला तुका म्हणे धीक त्याला श्री विठ्ठलाचे नामरूपी शेत मोफत पिकवा या शेतासाठी बिगारी पोटगी शेतसरा यांची काहीही अट नाही कोणाची या ठिकाणी गुलाम व्हावे लागत नाही चाकर बनावे लागत नाही या शेताचा तुझा तू पूर्ण मालक आहेस तुझ्या शेतामध्ये दुसरा कोणीही भागीदार सुद्धा नाही या शेतात जप तपांचे नांगरणे किंवा वखरणे नको किंवा पिकातील गवत काढण्यासाठी दोनवणी करण्याची सुद्धा काही गरज नाही कर्मधर्माचे कोळपण नको सतत नामचिंतन करीत असताना विधी निषेधात्मक धर्माच्या पाळ्या सुद्धा याला द्याव्या लागत नाहीत ज्ञानाचा फाळ लागत नाही त्रिगुणाची तिफन लागत नाही कारण पेरणी करण्याचे या ठिकाणी कारणच नाही संचिताचे बी लागत नाही कारण हरिनाम रूपी शेत मुळामध्येच पुष्कळ पिकलेले आहे वाणीरूपी गोफणीच्या पागोऱ्याने रूपी गुंडा फटकन लागण्याच्या भीतीने यमाचे चोरटे दूत शेतामध्ये पाऊलच टाकीत नाहीत हरिनामरूपी पीक कधी बुडणार नाही याची निश्चिंती बाळगा पीक येईल का नाही अशी जो काळजी करतो तो खरोखर वेडा समजावा या पिकाचा सर्व काळ हंगाम असतो म्हणूनच हरिनाम घेण्याला एक घटिका फळ सुद्धा वाया जाऊ देऊ नका हरिनामामुळे जे पुष्कळ प्रेम पिकते ते साठवायला तुम्हाला जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात एवढ्या लाभाला जो मुकला खरोखर त्याचा धिकार असू हो नव्या सोकरी शेत खादले पाखरी पैसा खाऊ नको दगा निद सोरा राहुनी जागा चोरा सवे वाटू जालुनी केले तळपटू डोळी झाकुनी राती कुपी पडे दिवसा ज्योती ओशी वांझ गायू ते कैचे दूध सायू फुटकी सांगडी तुका म्हणे न पविथडी अरे राखणदारा परमार्थाच्या शेताकडे तू अजिबात लक्ष न देता खाली मान घालून फक्त संसाराचे ध्यान करीत बसला आहेस पण तुझे शेत काम क्रोधरूपी पाखराने खाल्ले आहे असे शेत तू खाऊ देऊ नकोस कारण पुढे तुला दगा येईल अरे झोपाळू आता तरी जागा राहून तू तुझे शेत राख इतके दिवस स्त्री आधी चोराबरोबर वाटचाल केलीस त्यामुळे तू आपल्या हाताने स्वतःचे वाटोळे करून घेतलीस साधू संत यांच्या ज्ञानाचा दिवसासारखा प्रकाश पडला असताना तू मात्र विचाराचे डोळे झाकून पापाच्या अंधाऱ्या विहिरीमध्ये पडला आहेस या संसार रूपी वांझगाईचे पोषण करतोस आणि तिच्यापासून तुला दूध साय मिळणार आहे अशी आशा धरतोस तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य जसा फुटक्या सांगडीने नदीच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्याप्रमाणेच संसार करून सुखरूपी फळ मिळवता येत नाही यासाठी परमार्थ शेतीचे रक्षण करावे शेत आले सुजी सांभाळावे चारी कोणू पीक आले परी केले पाहिजे जतनू सोकरी सोकरी सोहंकरी विसावा तो वरी नको आहे तू गोपनीशी गुंडा घाली पागोऱ्याच्या नेटी पळती हाहाकार अवघी पाखराची थाटी पेटवून आगटी राही जागा पालटुनी पडील या मानी बळू बुद्धी व्हावी दोन्ही खळे जाते विश्वसुखी करी होता राशी सारा सारुनिया ज्याचे भाग देई त्यासी तुका म्हणी मग नाही आपुले कारणू निजाले हाता भुसू सांडिले निकोनू हे हरिनामाचे शेत चांगले आता हंगामाला आलेले आहे या शेताच्या चारही कोपऱ्यांची चांगली राखण करावी चांगले पीक आले असल्यामुळे याची राखण मात्र अतिशय व्यवस्थित करायला हवी यासाठी या शेताचा नीट सांभाळ करावा पीक उभ्या आहे तोपर्यंत काही विसावा घेता कामा नये गोपनीस या श्रीहरीच्या नावाचा धोंडा घालून जोराने फेका मग या नामाच्या गर्जने नाना विकारांच्या पाखरांचे थवेच्या थवे उडून जातील पंचकोशाच्या जागा क्रमाने पालटून विचाराची आगती पेटून राहा कदाचित पाच विषयांचा घाला पडलास तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी शरीराची शक्ती आणि बुद्धीची युक्ती हे दोन्ही जवळ असावे लागतात हे लक्षात घ्या परमार्थाचे खळे झाल्यानंतर ब्रह्मज्ञानाची रास होईल त्यानंतर जे मोक्षाचे दाने तुझ्या हाताशी येतील ते देऊन साऱ्या विश्वाला तू सुखी कर आणि नंतर ईश्वराला संचित प्रारब्ध क्रियमानांचा सारा दिल्यानंतर देहामध्ये असणारे पंच पंचमहाभूतांचे भाग ज्यांचे त्यांना देऊन टाक तुकाराम महाराज म्हणतात मग संसार रूपी निकस भूस टाकून दिल्यानंतर आणि आपले आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त झाल्यावर मग काही कर्तव्य शिल्लकच राहत नाही नका घालू दुधू जयामध्ये सारू ताकाचे उपकार तरी करा नेदा तरीही हो नका देवनू फुकाचे जीवन तरी पाजा तुका म्हणे मजू सगुणाशी चाडू पूर्वा कोणी कोडू दुर्बळाचे ज्याच्यामध्ये दोन्ही तुपासारखे मूल्यवान सार आहे हे दूध फार झाले तर कुणाला देऊ नका पण ताक देण्याचे तरी उपकार करा तुम्हाला जर द्यावे वाटत नसेल तर कोणालाही अन्न देऊ नका पण फुकटचे पाणी तरी पाजा ना तुकाराम महाराज म्हणतात संतजन हो माझा अधिकार नसल्यामुळे तुम्ही मला निर्गुण ब्रह्मज्ञान सांगत नसाल तर नका सांगू पण तुमच्यापैकी कोणीतरी माझी त्या सगुण ब्रह्माच्या दर्शनाची इच्छा तेवढी पूर्ण करा उत्तराधिपदे बावीस त्या गाऊ कोई सुननवाला देखे तो सब जग ही भुला खेलू आपने राम हे सातू वैसी वैसे करहू मातू से लाऊ मधुरा बाणी रिझे ऐसे लोक बिराणी गिरीधर लाल तू भाव का भुका राग कला नाही जानत तुका अरे जिकडे पाहावे तिकडे हे जग चुकल्यासारखेच आहे आणि कोणी ऐकणारा सुद्धा नाही या ठिकाणी मग मी काय लावू आता आत्मा रामाबरोबरच खेळत राहूया जसे होईल तसे त्याच्यापाशीच बोलत राहू ज्या योगाने हे विषयामध्ये रमणारे दुसरे लोक रमून जातील अशी गोडवाणी मी कुठून आणू तुकाराम महाराज म्हणतात गोवर्धन पर्वताला धारण करणारा जो गिरीधारी गोपालकृष्ण तो फक्त शुद्ध भावाचा भुकेलेला आहे आणि बाकीचं मला राग ज्ञान काहीही समजत नाही छोडे धन मंदिर वन बसाया मांगता तुका घर घर खाया तिन सोहम करो सलाम जामुक मुख बैठा राजा राम तुलसी माला बभूत चरावे हरजी के गुण निर्मल गावे कहे तुका जो साई हमारा हिरण कश्यपौने मारही डारा आपले द्रव्य आणि घराचा त्याग करून जो वनामध्ये जंगलामध्ये वस्ती करून राहतो आणि खाण्यासाठी घरोघर तुकडे मागित फिरतो ज्याच्या मुखामध्ये निरंतर रामनामाचीच बैठक आहे त्याला आम्ही नमस्कार करतो गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे आणि त्या भगवंताचे गुणगान निर्मळ मनाने रात्रंदिवस जो गात असतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याने हिरण्य कशेपुला मारले तोच आमचा खराखुरा स्वामी आहे तोच आमचा साई आहे मंत्र यंत्र नाही मानत साखी प्रेम भाव नाही अंतर राखी राम कहे त्याचे पगळहू लागू देखत कपट अभिमान दुर्भागू अधिक याती कुलहीन नही जानू जाने नारायण सु प्राणी मानू कहे तुका जीवतन दारू आरी राम उपासी हो बलियारी श्रीहरीचे प्रेम जर अंतकरणामध्ये नसल तर मंत्र तंत्राची पत आपल्याजवळ नसून सुद्धा आम्ही ती मानितही नाही जो नेहमीच रामाचे भजन करील त्यालाच आम्ही भजतो त्याच्याच पाया पडतो ज्याच्याजवळ अभिमान आणि कपट आहे त्याला पाहताच आम्ही दूर पडून जातो त्याची जात कुळ आम्ही जाणणार नाही जो नारायणाला जाणेल त्याच प्राण्याला आम्ही मानू तुकाराम महाराज म्हणतात जो बलवान प्रभू रामचंद्राची उपासना करतो त्याच्यावरून आम्ही हा जीव आणि आमचा देह ववाळून टाकू चुरा चुरा कर माखन खाया गौलनिकानंद कुमर कन्हैया काही बराई दिखावत मोही जाणत हो प्रभुपना ते राखबही और बात सुन उखल सुगला बांधली आपणा तू गोपाला हेरत बन बन गावू धरावतू कहे तू कया बंधू लकरी लेली हातू नंदाचा कुमार कन्हैया लाल हा गवळणींचे चोरून लोणी खातो हे देवा मी तुझा प्रभूपणा जाणत आहे माझ्याजवळ त्याची बढाई गाऊ नकोस तुझा जो प्रभूपणा आहे त्याचे तू आधी रक्षण कर हे गोपाळा आणखी एक गोष्ट तू ध्यानात ठेव तू आपला गळा उखळाला बांधून घेतला होतास कया बंधू म्हणतो हातामध्ये काठी घेऊन तू रानावनात गायी वळवीत हिंडतोस हरी सुमिल दे एक ही वीर पाचे तू फिर नावे घरू मात सुनो दुती आवे मनावनो जाया करती भर जो बनू हरी सुखमोही कहिया न जाई तव तू बुझे आगू पायी देखही भाव कछूप करी मिलाई तुका प्रभू सातू तू आपले चित्त एक वेळ हरी स्वरूपामध्ये मिळवून टाक म्हणजे तुला पुन्हा या जन्म मृत्यूरूपी घराकडे कधीच यावे लागणार नाही याविषयी असे सांगतात की ज्यावेळी यमदूत येतील त्यावेळी तू जरी भर जवानीत असलास तरी ते तुला जायबंदी करतील खरे तर हरीचे सुख अवर्णनीय असे आहे ते सांगायला मला जमणार नाही ज्या वेळेस तू या परमार्थामध्ये पाऊल टाकशील त्यावेळेसच तुला याचं मर्म कळून येईल तुकाराम महाराज म्हणतात हा प्रभू भक्तांचा शुद्ध भाव पाहतो आणि भक्ताचा भाव पाहून त्या भक्ताचा हात धरून आपल्याबरोबर केव्हा मिळवून घेईल हे थोडे समजून घ्या क्या कहू नये बुझत लोका लिजावे जम मारत धका क्या जीवने की पकड़ी आसू हा तो लिया नाही तेरा घासू जिसे दिवाने कहता मेरा कछु जावे तन तू सबल्या न्यारा कहे तुका तू भया दिवाना अपना विचार करले जाना मी काय सांगावे लोकांना काही कळतच नाही जेव्हा एम धक्के मारीत घेऊन जाईल तेव्हाच यांचे डोळे उघडतील तुम्ही आयुष्याचा असा काय भरवसा धरून राहिला आहात हातामध्ये घेतलेला घास पोटात जाईपर्यंत सुद्धा तुमचा नसतो कारण काळाच्या मनात जर आले तर हातातला घास हातातच राहून जातो अरे वेड्या तू कोणत्या कोणत्या पदार्थांना हे माझे हे माझे असे म्हणत राहणार आहेस मरणानंतर तू ज्या ठिकाणी कोठे जाशील तेव्हा हे सारे पदार्थ तुझ्यापासून दूर राहतील तुकाराम महाराज म्हणतात अरे जना तू असा वेडा का म्हणून झालास थोडा शाणा हो आणि आपण कोण आहोत जग कोणापासून उत्पन्न झाले आणि देवाचे तात्विक स्वरूप काय आहे याचा थोडा तरी विचार कर कब मरू पाऊ चरण तुम्हारे ठाकूर मेरे जीवन प्यारे जग डरे मोही मिठा मिठा धर आनंदासाही पैठा भला पाऊ जन्म इन्ने बेरू सब माया के असंग फेरू कहे तुका धन मानही दारा ओही गुंडली पसारा हे देवा ज्या पापी देहाने तुमची प्राप्ती होत नाही तो हा पापी देह कधी नष्ट होऊन जाईल आणि केव्हा दुसरा पुण्यवान देह घेऊन तुमच्या चरणाची प्राप्ती करून घेईन असे मला झाले आहे तुम्ही मला प्राणापेक्षाही प्रिय झाला आहात जग ज्या मरणाला भेटे ते मरण मला अति गोड वाटते हा पापी देह नष्ट होऊन पवित्र अशा वैष्णवांच्या घरी देह मिळाला तर मी आनंदाने स्वस्थ राहीन मरणानंतर मी चांगल्या जन्माला प्राप्त होईल आणि त्यावेळी विषय वाचनेमुळे प्राप्त होणारे जन्म मरणाचे सर्व फेरे संपून जातील आणि कर्तृत्व वक्तृत्वाचा लेप न लागू देता मी साक्षी रूपाने स्वयंभूपणे राहीन तुकाराम महाराज म्हणतात मी आता धन मान पुत्र दारा इत्यादी सर्व पसारा गुंडाळून टाकला आहे दासू दौरे रामू सोवे खडा पे मुकामू प्रेम रसडी बांधी गले खैच चले तब उधर चले आपने जनसु भूल न देवे करही धरागे बाट बतावे तुका प्रभु दीन दयाला वारी रे तुझ परहू गोपाला जिकडे जिकडे भक्त जातो तिकडे तिकडे त्याच्या पाठीमागे राम सुद्धा धावत जातो आणि भक्त जेव्हा मुकामाला पोहोचून झोपी गेला तरी सुद्धा राम त्याच्या जवळच उभा असतो याचे कारण असे आहे की भक्ताने रामाला प्रेमरूपी दोरीने बांधून टाकलेले असते त्यामुळे भक्त जिकडे दोरीने ओढील तिकडे रामाला जावे लागते राम आपल्या भक्ताला कधी भ्रम होऊ देत नाही भक्त जर परमार्थाची किंवा एखाद्या गावची वाट चुकला असेल तर राम त्याचा हात धरून त्याला वाट दाखवतो तुकाराम महाराज म्हणतात हे दिनवत्सला दिनदयाळा गोपाळा तुझ्यावरून मी सर्व काही ओवाळून टाकले आहे आई कर घर आवे रामू धंदा सब ही कामू इतने गोते का हे खाता जब तू आपणा भूलन होता अंतरजामी जानत साचा मन मे एक बाचा तुका प्रभु देश विदेशू भरया खाली नहीं अरे मानवा तू असे काहीतरी कर की ज्यामुळे राम तुझ्या घरामध्ये येईल त्या रामाच्या प्राप्तीसाठी प्रपंचाचा हा धंदा आणि हे विषय वाचता सर्व सोडून दे तू जर आपल्या स्वरूपाला विसरला नसतास तर तुझा जन्म मरणाचे इतके गोते कशाला बरे खावे लागले असते तुझ्या मनात एक भाव आणि वाणीमध्ये दुसरा असेल तर ते लोकांना कळणार नाही पण तुझ्या आतमध्ये अंतर्यामी असलेला राम सर्व काही यथार्थपणे जाणत असतो तुकाराम महाराज म्हणतात प्रभू रामचंद्र सर्व देशात आणि विदेशात सर्वत्र भरलेला आहे त्याशिवाय कोणतेही स्थळ लेश मात्र सुद्धा रिकामी नाही मेरे राम को नामू जो लेवे बारो बारू त्याचे पाऊ मेरे तनके पैजारू हा सुत खेलत चालत बाटू खाना खाते सोते खाटू जातर सो मुझे कछु नहीं प्यारू असते के नहीं धेंदू धेड चंभारू जा का चित्त लगा केरे राम को नाम कहे तुका मेरा चित्त लगा त्या के पाऊ माझ्या श्रीरामाचे नाव जो वारंवार घेत असतो त्याच्या पायात मी माझ्या देहाचे जोडे करून घालीन हसताना खेळताना बोलताना वाटेत जाताना जेवताना पलंगावर झोपताना जो राम नामाचा जप करतो तो मला अत्यंत प्रिय आहे माझे जातीवर मुळीच प्रेम नाही एखाद्या मनुष्य जातीने कोणीही असो तुकाराम महाराज म्हणतात परंतु त्या माणसाचे चित्त जर माझ्या रामाच्या नावाकडे लागलेले असेल तर माझेही चित्त त्याच्या पायाकडेच लागते आप तरी त्याची कोण वराई हरण भलो नाम धराई काही भूमी इतना भार राखी दुभत धेनू नही दूध चाखी बरसत मेघ फलत ही बिरखा कोण कामापणी उन्हो तिरखा काही चंदा सूरज खावे फेरा खिन एक बैठन पावत घेरा काही परिस कंचन करे धातू नाही मोल तुटत पावत धातू कहे तुका उपकार ही काजू सब कर रही या रघुराजू जो स्वतः तरुण जातो त्याचे एवढे महत्व काय आहे मात्र जो दुसऱ्याला तारतो जो दुसऱ्याचे कल्याण करतो त्याचेच नाव घ्यावे ही पृथ्वी अनंत जीवांचा भार सहन करते ते कशासाठी धेनू दुसऱ्याला दूध देते पण स्वतः थोडे सुद्धा ती चाकून पाहत नाही मेघ अनंत वर्षाव करतो वृक्ष फळे देतात त्यावेळी त्यांनी स्वतःचा कोणता असा लाभ पाहिलेला असतो चंद्र आणि सूर्य अहोरात्र फिरतात फिरल्याशिवाय ते एक क्षणभर सुद्धा अस्वस्थ बसत नाहीत परीस लोखंडाचे सोने का करतो तो परीस स्वतः सोने होत नसला तरी त्याची किंमत कमी होत नाही तुकाराम महाराज म्हणतात परोपकार करणे हेच सर्वांचे ध्येय आहे रघुराज रामचंद्र देखील सर्वांवर सर्व प्रकारचे उपकार करीत असतो तेव्हा माणसाने सुद्धा यथाशक्ती परोपकार करावा जग चले उस घाट कोण जायू नाही समजत फिर फिर गोते खायू नाही एक सब संसारू जो बुझे सो आगला स्वारू उपर स्वार बैठ तृष्णा पीठू नाही वाचे कोई जावे लूट देखही डर फेर बैठा तुका जो वत मार्ग रामही एका अनेक लोक ज्या मार्गाने जात असतात त्या मार्गाने कोण विचारी मनुष्य जाईल का कारण अविचारी माणसानी अनुसरलेल्या मार्गाने जाण्यात परिणाम खरोखर वाईट असतो हे सर्वांना समजत नाही म्हणून पुन्हा पुन्हा या दुःख समुद्रामध्ये गोते खात राहतात संसाराच्या मार्गाने जाणारे सर्व लोक आहेत परंतु या मार्गाने जाण्यामध्ये परिणाम चांगला नाही असे ज्याला कळते तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आणि शूर आहे जे शूर आपल्या प्रश्नेच्या पाठीवर स्वार झालेले आहेत त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाहीत आणि त्यांची लुटमार झाल्याशिवाय राहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात लोकांचा हा असला प्रकार पाहून मला फार भीती वाटली आणि मी लोकांकडे पाठ फिरवून एका हरिप्राप्तीचाच मार्ग धरला आहे भला रे भाईजींनी की आचिजू अशानही मिलन बीजू फिरत फिरत पाया सारा मिलत लोले धन किनारा तीरथ वरत फिर पाया जोगू नाही तलमल तुटत भवरोगू कहे तुका मैता का दासू नाही भाव चलावे पासू हे बंधूनो ज्याने स्वतःच्या देहाचे सार्थक केले ते खरोखर धन्य आहेत कारण चांगल्या बीजांची माणसे मिळणे खरे तर अवघड आहे अरे नरानो अनेक योनीमध्ये तुम्ही फिरत फिरत सारभूत हा नरदेह तुला आज प्राप्त झालेला आहे या नरदेहामध्येच धनाची आणि स्त्रीपुत्राची आसक्ती खऱ्या अर्थाने सुटत असते त्रिवेणी संगमादी तीर्थयात्रा केल्या अनेक प्रकारची व्रते केली त्यानंतर योगही केला पण जन्म मरण रूप भवरोगाची तळमळ नाहीशी झाली नाही तुकाराम महाराज म्हणतात परंतु ज्यांनी आपल्या डोक्यावर अहंतेचे आणि ममतेचे ओझे घेतले नाही त्याचा मी दास होऊन त्याच्या जवळ जातो लाल कंबली ओढे पेनाये मोसू हरिते कैसे बनाये कहे सखी तुम्ही करीते सोरू हिरदा हरिता कठीण कठोरू नाही क्रिया सर्म कछू लाजू और सुनाऊ बहुत हे भाजू और नाम रूप नहीं गोवलिया तुका प्रभू माखन खाया हे सखे तू मोठ्या थाटामाटाने लाल असा शालू नेसून त्याच्यावरून ओढणी पांघरून घेतली आहेस परंतु हरीने तुझी सर्व वस्त्रे हरण करून तुला कसे नग्न केले आहे ते पहा हे सखे तू हरीशी स्वैराचार करतेस पण हरीचे तुझ्यावर प्रेम नसून त्याचे हृदय फार कठोर आहे हरीचे आचरण चांगले नाही त्याला कोणाची लाज आणि भीती सुद्धा वाटत नाही आणखी त्यासंबंधी असे ऐकले आहे की त्याला पुष्कळ बायका सुद्धा आहेत तुकाराम महाराज म्हणतात हे सखे तू त्या हरीला भुललीस खरी पण त्या गवळ्याच्या पोराला नाम नाही आणि रुपही नाही अग तो विश्वंभर कसला तोच स्वतः घरोघर चोरी करून लोणी खातो म्हणे राम कहो जीवना फलसोही हरे भजन सो विलंबन पायी कवन का मंदिर कवन की झोपरी एक राम बिन सबही फुकरी कवन की काया कवन की माया एक राम बिन सबही जाया कहे तुका सबही चलनारू एक राम बिन नाही ओसारू लोक हो तुम्ही रामराम म्हणत राहा कारण रामाचे भजन करणे हीच जगण्यामधील सफलता आहे यासाठीच रामाचे भजन करण्यास विलंब करू नका कुणाचा वाडा कुणाची झोपडी एका रामाशिवाय सर्व काही फुकट आहे हे शरीर कोणाचे कोणाची स्त्री कोणाचा पुत्र एकाच्या प्रभू रामाशिवाय सर्व व्यर्थ जाणारे आहे तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये एका रामाशिवाय काहीच सत्य नाही इतर सर्व काही खोल आहे काही भुला जन संपत्ती घोरे राम नाम सुन गाऊ बापुरे राजे लोक सबक होतो अपना जब काल नाही पाया ठाणा माया मिथ्या मन का सब धंदा तजो अभिमान भजो गोविंदा राणा रंका डोंगर की राई कहे तुका करे हिलाई अरे बाबा रे तुझ्या हिताला जी घातक आहे अशा धनसंपत्तीला तू का बरे भुललास रामनाम गाना आणि तेच रामनाम तू ऐक सुद्धा राजा आणि आप्तइष्ट या लोकांना तू आपले समजतोस परंतु जोपर्यंत तुझ्याजवळ काळ येणार नाही तोपर्यंतच हे सर्व आपले आहेत त्या प्रसंगी मात्र तुला कोणीही सोडवू शकणार नाही देह स्त्री पुत्रावरील प्रेम सर्व काही मिथ्य आहे कारण प्रपंच सत्य आहे आणि विषयामध्ये सुख आहे देह आत्मा आहे इत्यादी सर्व मनाच्या कल्पना आहेत या देहाधिकांचा अभिमान टाकून तू गोविंदाचे भजन कर तुकाराम महाराज म्हणतात गोविंद राजाचा रंग रंकाचा राजा किंवा डोंगराची राई आणि राईचा डोंगर सुद्धा करू शकतो असा तो सर्व शक्तिशाली सर्व समर्थ आहे यासाठीच त्याचेच तू भजन कर काही रोवे आगले मरणा गव्हार तू भोला आपण ते मालूम नाही पडे पडे बडे गयेसू बाप भाई लेखा नाही पाछे तूही चलणार काले बाल सोपत भई खबर पकरो तुका कहे अरे मूर्ख मनुष्या तू मेलेल्या माणसाबद्दल शोक का करतोयस कारण तुलाही पुढे जायचेच आहे यासाठी तू आपले कल्याण करून घे आतापर्यंत या जगातील लहान मोठे प्राणी किती मरून गेले त्याची तुला गंती सुद्धा करता येणार नाही तुझ्या घरातील बाप बंधू कितीतरी मेले की ज्यांची मोजदाद करता येत नाही शेवटी तूही जाणारच आहेस तुकाराम महाराज म्हणतात अरे पूर्वी तुझे केस काळे होते आता ते पांढरे झाले आहेत याची थोडी तरी दाद घे आणि गोविंदाचे भजन कर क्या मेरी राम कवन सुख सारा कह कर दे पुछू दास तुम्हार तन जो की कोण बराई व्याधी काट ही खाई कीर्त बधाऊ तू नामन मेरा काहे जुटा पछताऊ घेरा कहे तुका नाही समजत मातू तुम्हारे शरण जोरतही हातू अरे माझ्या रामासारखे सारभूत असणारे सुख या संसारामध्ये कुठे आहे ते सांग मी तुमचा दास होऊन तुम्हाला विचारित आहे या देहाच्या तारुण्याचे महत्व किती दिवस राहते हे तुम्हाला माहित आहे का कारण रोगाचे दुःख एका दिवसात सर्व तारुण्याला क्षीण करून टाकते कीर्ती वाढवावी तर तेवढा माझा नाव लौकिक तरी कुठे आहे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये पडून नंतर व्यर्थ पश्चातापामध्ये का पडावी तुकाराम महाराज म्हणतात की लोक हो मी सांगतो ती गोष्ट तुमच्या लक्षात का बरे येत नाही तुम्हाला शरण येऊन हात जोडून मी विनंती करीत आहे की तुम्ही माझ्या सांगण्याचा थोडा तरी विचार करा जे कतकू झुटा कोरा तो काहे छोरा घर बारू मनसुकियाच्या चाही पाखू उपर खाक पसारा काम क्रोध सु संसारू हो शिर भारू चलावे कहे तुका असो संन्यासू छोड असो तनकीही अरे तू दंभाने परमार्थ करणारा आत्मज्ञान शून्य आणि खोटा आहेस तू प्रत्यक्ष दिसतच आहेस असे असताना घरदारांचा का बरे त्याग केला आहेस परमार्थ करणाऱ्यांनी मनाने पवित्र असले पाहिजे अंगाला वरवर राख लावणे काहीही उपयोगाचे नाही चित्तामध्ये जर काम क्रोध असतील तर हाच खरा संसार आहे त्यांचा भार तू डोक्यावर घेऊन जीवन जगत आहेस तुकाराम महाराज म्हणतात ज्याने शरीराची सर्व वासना सोडून दिलेली आहे त्यालाच खरा संन्यास असे म्हणतात राम भजन सबसार मिठाई हरी संताप जनम दुखराई दूध भात घृत साखर पारी हरते भूक नाही अंत तारी खावत जुग सब चली जावी खात मिठा फिर पछतावी कहे तुका राम रस जो पिवे बहुरी फेरावो कबहू न खाई सर्व गोडीमध्ये सर्व गोडींचं सार असं रामाचं भजन आहे राम भजन त्रिविध ताप आणि जन्म मरणाचे दुःख नाहीसे करून टाकते दूध भात तूप आणि इतर साखरेचे पदार्थ भूक शांत करतील पण जन्म मरणातून पार करणार नाहीत दुःख भोगण्याचे प्रारब्ध जर उदयाला आले असेल तर पूर्वीच्या श्रीमंतीतील खाण्यापिण्याचे अनेक विषय भोगण्याचे दिवस निघून जातील आणि नंतर गोडही मिळणार नाही आणि खारट तांबट मिळणार नाही जिभेला तर गोड खाण्याची चटक लागलेली असते त्यामुळे पुढे पश्चाताप घडून येतो तुकाराम महाराज म्हणतात जो रामनामाचे सेवन करतो तो पुन्हा मरणाच्या या फेऱ्यामध्ये कधीच पडत नाही आणि त्याला पुन्हा काही गोडधड खाण्याची वासनाही शिल्लक राहत नाही बार बार काही मरत आभागी बहुरी मरण से क्या तेरी भागी हे ही करते क्या ना होयू भजन भगते कर वैकुंठो जायू राम नाम मूलन ही बेचे कबरी तो ही सब माया छुरावत झगरी कहे तुका मनसू मिल राखू राम रस जेव्हा नीत चाखू अरे अभाग्या करंत्या तू पुन्हा पुन्हा का बरे मरतोस अरे बाबा पुष्कळदा मरणे हेच तुझ्या वाट्याला आले आहे या मनुष्य देहाने केले तर काय होणार नाही जो रामाची नामसंकीर्तन भक्ती करतो तो खरोखर वैकुंठाला जातो रामनाम घेण्यासाठी एका कवडीची किंमत द्यावी लागत नाही ते प्रभूचे रामनाम मायेच्या बंधनामधून सोडविते तुकाराम महाराज म्हणतात तू आपले मन रामाच्या ठिकाणी ठेव आणि जिभेने रामनामाच्या रसाचे नित्य सेवन करीत जा हो दास तिन्नके सुनावू लोका रावण मार बिभीखन दी लंका गोबर धन नक पर गोकुल राखा बरसन लगा जब मय हू फत्तर का वैकुंठनायक नायक काल कौसा सुरका दैत्य डुबाय सब मंगाय गोपिका स्तंभ फोड पेटो शिरिया का प्रल्हाद केली एक कहे भाई तुका ज्याने रावणाला मारले आणि लंकेचे राज्य विभीषणाला दिले त्या रामाचा मी दास आहे त्याच्या कथा मी आता लोकांना ऐकवतो इंद्राचा याग किंवा इंद्राचा यज्ञ बंद केल्यामुळे रागावलेल्या इंद्राने प्रलयकालीन मेघांना आज्ञा करून जेव्हा शिलाधारांचा वर्षाव सुरू केला तेव्हा एका बोटावर गोवर्धन धारण करून त्याने गोकुळाचे रक्षण केले वैकुंठ नायक भगवान श्रीकृष्णाने कालयवन कंसासूर आणि इतर अनेक दैत्यांचा नाश केला ज्याच्या रूप गुणांना भुलून गोपिका ज्याच्या संघाची इच्छा करतात तुकाराम महाराज म्हणतात हे बंधू हो प्रल्हादाचे वचन सत्य करण्यासाठी ज्याने खांब फोडून नृसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्य कशपूचे पोट फाडले त्याचा मी दास आहे साख्या तीस तुका अवस्तर विचारा क्या करे अंतर भगवान होयो भीतर मैला केव मिटेरे मरे उपरोध होयो तुकाराम महाराज म्हणतात जर अंतकरणच शुद्ध नसेल तर बाहेरून भगवे वस्त्र विचारे काय करील बाहेर कातडी केवळ मरेपर्यंत जरी धूत राहिला तरी अंतकरणामधील मळ कसा बरे नाहीसा होईल राम राम कहे रे म्हणू अवरसूनही काजू बहुत उतारे पारू हा घे राखू तुका की लाजू अरे मना तू राम राम असे भजन कर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी तुला काही काम नाही या रामनामाने या संसारातून अनेक लोक तरुण गेलेले आहेत यासाठी पुढे तू माझी लज्जा रक्षण कर लोभिके चित्त धन बैठे कामिन चित्त काम माता के चित्त पुत बैठे तुका के मन रामू लोभी माणसाचे चित्त जसे धनावर बसलेले असते किंवा विषयी माणसाच्या मनामध्ये जसा काम दडलेला असतो आपल्या आईचं चित्त जसं बालकाच्या ठिकाणी असते तसेच तुकाराम महाराज म्हणतात माझे मन सुद्धा रामाच्या ठिकाणी जडून राहिले आहे तुका पंकी बहिरण मानू बोई जनावर भागू असंतन को संतन मानू जे वर्म को धागू बैरी ससाना जसा इतर पक्षाप्रमाणे नसतो तसेच वाघ हा सुद्धा इतर जनावरांप्रमाणे नसतो त्याप्रमाणेच असंतांना आम्ही संत मानणार नाही त्यांच्या वाईट वर्मास आम्ही डाग देऊ तुका राम बहुत मिठारे भर राखो शरीर तनके करू नावरी उतारू पैलो तिरू राम हा अतिशय गोड आहे म्हणून त्या रामाला आम्ही आमच्या शरीरामध्ये सर्वत्र भरून ठेवू आणि देहाची नौका करून या भव नदीच्या पार उतरून जाऊ संतन हो लेखडा राहू ठाकूर द्वारू चलत पिचे हो फिरू रज उडत लेऊ आम्ही संतांच्या पादुका मस्तकावर धारण करून देवाच्या दारामध्ये उभा राहू आणि संत निघाले की त्यांच्या मागे आम्ही फिरेल आणि त्यांच्या पायाची जी धूळ उडेल ती आम्ही मस्तकावर धारण करू तुका प्रभू बडू न म्हणू न मानू बडू जिस पास बहु दामू बलिहारी मुख की जे सती निकसे रामू तुकाराम महाराज म्हणतात मी राजाला सुद्धा मोठा मानणार नाही आणि ज्याच्या जवळ पुष्कळ धन आहे त्यालाही मोठा समजणार नाही मात्र ज्याच्या मुखातून राम नाम निघत आहे त्याचे मुख धन्य आहे आणि तोच खरोखर सर्वश्रेष्ठ आहे राम कहे सो मुख भला रे खा खीर खांडू हरे बिन मुखमो धूल परी रे क्याजनी उसू रांडू अरे ज्या मुखामध्ये राम रामाचे चिंतन घडून येत आहे ते उत्तम प्रकारचे आहे आणि ते चिंतन नव्हे तर ते दूध साखरेचे सेवनच आहे आणि ज्या मुखामध्ये हरीचे चिंतन नाही त्या मुखात माती पडली त्याच्या मातेने त्याला कशाला जन्म दिला राम कही सुमुख मुख भला रे बिन रामशे बिखू आपण जानू रमते बिरू जब काल लगावे शिखू राम राम म्हणणारे मुख श्रेष्ठ आहे रामा ते मुख विषासारखे आहे मनुष्याने आपल्या मनाने स्वतःला चांगले समजू नये जेव्हा काळ शिक्षा येत असतो त्यावेळेला चांगले आणि ओंगळ काय आहे हे कळत असते कहे तुका मैसवदा वेचू लेवेके तनहारू मिठा साधू संत जनरे मुरुख शिर मारू तुकाराम महाराज म्हणतात मी परमार्थ रूप मालाची खरेदी विक्री करीत असतो जो हा माल घेईल त्याचा देहाभिमान निघून जाईल साधू संत सज्जन यांच्या या परमार्थामुळे फार गोड कल्याण झालेले आहे परंतु मूर्खाला परमार्थ आवडत नसल्यामुळे त्याच्या डोक्यावर काळाचा बडगा मात्र बसतो तुका दास तिनकारी राम भजन निराशू क्या विचारे पंडित करो रे हात पसारे आसू तुकाराम महाराज म्हणतात मी त्यांचा दास आहे की जे देह देहगेहांची आशा टाकून रामाचे भजन करतात परंतु बिचारे पंडित कितीही थोर असली तरी धनाच्या आशेमुळे ते लोकांपुढे हात पसरीत असतात तुका प्रीत रामसू तैसे मिठी राखू पतंग जाय दीप परेरे करे तनखी राखू तुकाराम महाराज म्हणतात अरे पतंग जसा प्रेमाने दिव्यावर झेप घेतो आणि स्वतःला जाळून घेतो तसे तू सुद्धा उत्तम प्रेम रामाच्या ठिकाणी ठेव आणि पतंगाप्रमाणे त्याच्यावर प्रेम कर कहे तुका जग भुलारे कह्या न मानत कोयो हात परे जब कालके मारत फोरतो डोयो तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व जग विषयाच्या संगतीमुळे भुलून गेलेले आहे यांना किती जरी सांगितलं तरी ते कोणी मानित नाहीत मात्र ज्या वेळेला त्यांच्यावर काळाचा घाला पडेल आणि त्यांना इतका मार होईल की त्या योगे त्यांचे डोके फुटून जाईल तुका सुरा नाही सबदकारी जब कमाई न होई चोट साये घनकिरी हिरा निबरे तोई जे फक्त स्वतःला शूर म्हणून घेतात म्हणजे बोलण्यानेच शूर समजतात त्यांनी जोपर्यंत प्रत्यक्षात क्षुरत्व गाजवले नाही तोपर्यंत मी त्यांना मानित नाही घनाचे घाव सोसून न तुटता जो टिकतो त्याचीच खऱ्या हिऱ्याप्रमाणे निवड होत असते तुका सुरा बहुत कहावे लढत विरला कोई एक पावे उंच पदवी एक खौसा जोई तुकाराम महाराज म्हणतात की तोंडाने बडबडणारे आणि स्वतःला शूर म्हणून घेणारे खूप लोक आहेत पण ज्यावेळेला खरोखर प्रसंग येतो त्यावेळेला त्या प्रसंगी धैर्य धरून जे शूरत्वाने युद्ध करणारे असे फार थोडे असतात म्हणून असे जे कोणी आहेत ते खरोखर मोठे अधिकारी होतात ते उंच पदवीला जातात पण किती एक जोडा खाणारे असे नीच पदवीचे असतात तुका मार्या पेटका हवरण जाने कोई जपता कछू राम नामू हरी भगतन की सोयी तुकाराम महाराज म्हणतात सर्व लोक पोटाने मारलेले आहेत पोटाशिवाय दुसरे काही जाणत नाहीत म्हणून हरिभक्तांच्या संगतीमध्ये रामनामाचे भजन करणारे कोणीतरी असतात का परसोही आपण बुझे आला दुनिया भरू कहे तुका तुम्ही रे भाई हिरजा जिनो का कठोरू तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्यामुळे प्रेम वाढते त्यालाच मी संत समजतो आणि ज्याच्यामुळे देवावर असलेले प्रेम कमी होत जाते अशा नास्तिकांना मी दुर्जन समजतो भिस्त न पावे मालथी पढिया लोक रिझाई मी चाजथे कमतरीनो सो ही सो फल खाई अरे जो कोणी शिकले सवरलेले आहेत त्यांनी आपल्या विद्यारूपी मालावर भरवसा ठेवून लोकरंजन जर केलं तर त्यांना परमार्थ फळ प्राप्त होत नाही आणि जे कोणी सर्व अभिमान सोडून देऊन आपल्याकडे नम्रता ठेवून आलेले आहेत तेच खरोखर या परमार्थ फलाचे सेवन करीत असतात फल पाया तू खुश भया सुन करे बाजू बानन देखे मिरगारे चित मिलाया नादू जो या परमार्थाच्या फळाचे सेवन करतो तो सुखी होऊन जातो आणि कुणाशी कधी वादविवाद घालीत बसत नाही जसे व्याधाच्या गायनाकडे हरणाचे चित्त वेधून जाते त्यानंतर व्याधाने मारायला काढलेल्या बाणाकडे ती पाहत सुद्धा नाही तुका दास राम का मन मे एकही भाऊ तो न पालटू आवू येही तनू जाऊ तुकाराम महाराज म्हणतात की अरे मी रामाचा दास आहे सेवक आहे माझ्या मनामध्ये त्या रामाच्या विषयीचाच एक भाव भरून उरला आहे तो हे शरीर जरी पडले तरी सुद्धा कधी बदलणार नाही तुका राम सुचित बांध राखू तैसा आपण हातू धेनू बचरा छोर जावे प्रेमन छुटे सातू तुकाराम महाराज म्हणतात आपल्या वासराला टाकून गाय जर वनात गेली तर तिचे वासरावरील जे काही प्रेम आहे ते उठून तिच्याबरोबर जात नाही तसे तुम्ही आपले चित्त आपल्या हाताने रामाच्याच ठिकाणी बांधून ठेवा चित्त चित्त जब मिली तब तनु थंडा होई तुका मिलना तिन्नोसू ऐसा बिरला कोई तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा दोघांच्या चित्तामधले विचार एक होऊन जातील त्यावेळेलाच ध्येय शांत होतो पण ज्याच्या चित्ताशी आपले चित्त मिळवावे असे सज्जन या जगामध्ये थोडेच असतात चित्त मिले सो सब मिले नाही तो फुकट संगू पाणी पथर एकही ठोरू कौरण भिगे अंतू अरे जर चित्ताला चित्त मिळालं म्हणजे जर मन जुळली तरच सर्व काही मिळालं असं म्हणता येईल नाहीतर कोणाचीही संगत करणे तसे फुकटच आहे व्यर्थ आहे जसे पाणी आणि दगड या दोघांचा जरी योग आला तरी सुद्धा दगडाच्या आतमध्ये एक भाग सुद्धा त्या पाण्याने भिजला जात नाही म्हणजे पाण्याच्या संगतीने दगडाचे काठीने सुद्धा मऊ होत नाही दगड कधीच पाण्यामुळे मऊ होत नाही त्याप्रमाणे अशी संगत काही कामाची नसते तुका संगत तिन्नसे कही जिनते सुख दुनाई दुर्जन ते रामुकाला थी तो प्रेम घटाई तुकाराम महाराज म्हणतात ज्याची संगत धरल्यानंतर प्रेम सुख वाढतं दुप्पट होतं त्याचीच संगत करावी आणि ज्याच्या संगतीमुळं जे प्रेम आहे ते असलेले प्रेम सुद्धा नाही होऊन जात त्या दुर्जनांचे काळे तोंड कदापि पाहू नये तुका मिलना तू भला मनसू मन मिल जायू उपर उपर माटी घसनी उनकी कोण बराई जर काही मिळायचंच असेल तर मनाने मनाशी मिळावे हे अतिशय चांगलं आहे वरवर किती मातीने घासले तरी त्याचा मोठेपणा असू शकत नाही कारण आतूनच चांगला असलं पाहिजे तुका कुटुंब छोरी रे लडके जोरो शिरमुंदायू जबथे चान ही मुई तब तू किया कायू तुकाराम महाराज म्हणतात स्त्री पुत्र इत्यादी सर्व कुटुंबाचा त्याग करून डोक्याचे मुंडन करून जरी संन्यास घेतला तरी अंतकरणातील इच्छा जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत तू हे सर्व वरवरच करून काय साधलंस काय उपयोग झाला तुका इच्छा मिटई तू कहा करे जट खाकू मथिया गोला डारविया तू नाही मिले फेरन ताकू तुकाराम महाराज म्हणतात अंतकरणामधील जर इच्छाच नाहीशी होऊन गेली तर मग जठा राखणे किंवा राख लावणे हे काय कामाचे आहे याचा काही उपयोगच नाही तो संसारामध्ये जरी असला तरी सुद्धा तो त्या संसारातून पूर्णपणे अलिप्त असतो जसे मंथन करून काढलेला लोण्याचा गोळा पुन्हा कितीही ताकात घातला तरी त्या ताकात मिळून जात नाही तो ताकातून त्यातून अलिप्त असाच राहतो ब्रीद मेरी गाई आकी तुका चलावे पासू सुरासो ही लरी हमसे छोरे तनके आसू तुकाराम महाराज म्हणतात माझ्या प्रभूचे माझ्या स्वामीचे जे ब्रीद आहे तो जे जाणतो त्याच्या जवळच मी असतो जो कोणी वीर शूर असून या देहाचा लोभ टाकतो तोच आमच्याशी लढू शकतो कहे तुका भला भया हु हुआ संतन का दासू क्या जानू के ते मरता जो न मिळते मन की आसू तुकाराम महाराज म्हणतात मी संतांचा दास झालो आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे माझ्या मनामधील जर ही आशा जर मरून गेली नसती तर किती वेळ मरावे लागले असते हे मला जाणता आले नसते तुका और मिठाई क्या करू रे पाले बिकार पिंडू राम सो भली रुखी माकन खांड खिरू तुकाराम महाराज म्हणतात इतर मिष्ट रसाला किंवा गोड रसाला घेऊन काय करायचं आहे त्या योग्य करून या विकारी देहाचे रक्षण होईल पण भजन करून कोरडी भाकरी खाणे हे लोणी दूध साखर हे इत्यादी सर्व काही खाल्ल्याप्रमाणे उत्तम प्रकारचे आहे म्हणून केवळ देहाच्या पोषणावर लक्ष न देता रामाचे स्मरण करीत राहणं हेच सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच एक या जगण्याचं सार आहे